मित्रांनो आपण सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री दाक्षिण्याची कथा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कहाणी ऐकलीच असेल त्यामध्ये कुठल्याशा अज्ञात कवीनं शिवरायांच्या तोंडी एक काव्य पंक्ती टाकली आहे अशीच असती आमची आई सुंदर रूपवती तर आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती मित्रांनो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची ही कहाणी अतिशय छान आणि खरी आहे पण त्यातलं हे कुठल्याशा अज्ञात आणि उपरसुंभ कवीनं टाकलेली काव्यपंक्ती म्हणजे एकदम बालिश काल्पनिक आणि अतिशय फालतू आहे कारण पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही माणूस आपल्या आईच्या सौंदर्याची तुलना दुसऱ्या स्त्रीशी कधीही करणार नाही आपली आई आपल्यासाठी नेहमी सुंदरच असते आणि थोर मातृभक्त छत्रपती शिवाजी महाराज तशी कल्पनाही करू शकत नव्हते की जिजाऊ मासाहेबांची तुलना कुठल्याही दुसऱ्या स्त्रीशी कुठल्याही बाबतीत केली जावी दुसरी गोष्ट म्हणजे हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांचा असा गैरसमज होतो की जिजाऊ मासाहेब ह्या दिसायला अत्यंत सामान्य रूपाच्या होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजही दिसायला अत्यंत सामान्य होते पण मित्रांनो हा अज्ञात कवी ही एक गोष्ट विसरला आहे किंवा त्याला माहित नसावं की जिजाऊ मासाहेब ह्या देवगिरी यादव राजवंशाच्या प्रत्यक्ष वंशज होत्या त्या राजकन्या होत्या राजकन्या जिजाऊंच्या सौंदर्याचं वर्णन करताना शिवभारत ग्रंथाचा रचनाकार कवी परमानंद नेवासकर हा शिवभारताच्या अध्याय क्रमांक दोन मध्ये ओवी क्रमांक बेचाळीस ते ओवी क्रमांक एकोणसाठ पर्यंत सलग लिहित जातो कवी परमानंदानं शहाजी राजांच्या सुंदर राजबिंड्या आणि रुबाबदार रूपाचं वर्णन केवळ तीन ओव्यांमध्ये केलंय तर राजकन्या जिजाऊंच्या सात्विक सौंदर्याचं वर्णन करताना त्यानं तब्बल सतरा ओव्या लिहिल्या आहेत स्वतः शिवरायांचं प्रत्यक्ष रूप हे फारच मोहक आणि सुंदर राजबिंड होतं याबाबत अनेक Rajasthani Portuguese French Dutch British आणि अनेक लोकांनी लिहून ठेवलंय या सगळ्या लोकांनी शिवरायांना प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी समोर पाहिलेलं होतं राजपूत दप्तरानुसार जे दप्तर सोळाशे सहासष्ट साली परकालदास आणि कल्याणदास यांच्या द्वारा लिहिलं आहे परकालदास आणि कल्याणदास हे मिर्झा राजे जयसिंगाचे कारकुन होते याबाबतची अस्सल ऐतिहासिक पत्र सर जदुनाथ सरकार यांनी प्रसिद्धही केली आहेत पत्रानुसार शिवरायांचं वर्णन असं आढळतं शिवाजी राजे प्रथम दर्शनी सडपातळ आणि उंचीने थोडे कमी असे प्रथम दर्शनी भासतात पण त्यांची नजर अतिशय प्रखर आणि करारी आहे आणि जरी कुणालाही त्यांच्याबद्दल काहीही माहीत नसलं तरी एकदाच पाहून त्यांना असं वाटतं की हा माणूस राजा आहे मोठा शासक आहे शिवाजी महाराज दाढी ठेवतात पत्रांमध्ये पुढं असंही लिहिलं आहे शिवाजी जेवढा आहे तेवढंच बोलतात एकही शब्द कमी किंवा जास्त बोलत नाहीत आणि एकदा का राजे बोलले म्हणजे बाकीच्यांना काही बोलण्याची गरजच उरत नाही इतकं समर्पक ते बोलतात ते अतिशय उच्च कुळातले राजपूत आहेत फ्रेंच प्रवासी वेवनाटनं सोळाशे सहासष्ट शिवाजी राजांना स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं होतं तो शिवाजीराजांचं वर्णन करताना फ्रेंच भाषेतून म्हणतो राजा ठेंगणा व पिवळसर गोऱ्या वर्णाचा आहे त्याचे नेत्र तेजस्वी असून बुद्धिमत्ता दर्शक आहेत तो दिवसातून फक्त एकदाच भोजन करतो आणि तरीही त्याची प्रकृती उत्तम आहे पोर्तुगीज वकील कॉस्मादा गार्ड लिहितो अजांचा चेहरा मोहक होता निसर्गानं त्यांना हवी तशी चेहरेपट्टी दिलेली होती त्यांचे काळे भोर व विशाल नेत्र एवढे तेजस्वी होते की त्यातून जणू अग्निस्फुल्लिंग बाहेर पडत आहेत हेनरी ऑक्झडेन नावाचा एक ब्रिटिश वकील शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी उपस्थित होता त्यानं शिवरायांचं केलेलं वर्णन असं आहे शिवाजी महाराज हे सत्तेचाळीस वर्षांचे असून देखणे आहेत त्यांच्या चर्येवरून त्यांची बुद्धिमत्ता व चाणक्षपणा सहज ध्यानात येतो त्यांचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळ गोरा होता त्यांची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ आणि बागदार होतं त्यांच्या दाढीस निमुळते पण असून मिशी बारीक म्हणजे विरळ आहे त्यांचे बोलणे निश्चयात्मक स्पष्ट आणि जलद आहे एका डच वकिलानं आपल्या डच रेकॉर्ड मध्ये शिवरायांचं वजनही नोंदवून ठेवलं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण झालं असं होतं की हा डच वकील शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी रायगडावर हजर होता त्या प्रसंगी शिवरायांची सुवर्ण तुला करण्यात आली मोठ्या कुतूहलानं या डच वकिलानं तिथल्या कारभाऱ्याला विचारलं की शिवरायांचं वजन करण्यासाठी किती मोहरा लागल्या तेव्हा त्या कारभाऱ्यानं उत्तर दिलं शिवरायांची सुवर्ण तुला करण्यासाठी सतरा हजार सुवर्ण मुद्रा लागल्या त्या काळातल्या एका सुवर्ण मुद्रेच्या वजनाचा विचार केला तर शिवरायांचं एकूण वजन हे साठ ते सत्तर किलो ह्या वजनाच्या मध्ये भरतं ब्रायनची उंची साडेपाच फुटांपेक्षा थोडी कमी आहे असंही यानं लिहून ठेवलं आहे ब्रिटिश लायब्ररीतल्या रेकॉर्डनुसार दुसऱ्या एका इंग्रजी वकिलानं शिवरायांचं वर्णन करताना असं लिहून ठेवलं आहे की Shivaji is active and of excellent proportion and slightly shorter than me when fully erect he has very keen eyes he speaks very precisely very fast and seems to smile while talking he is whiter than any of his people he has a beard शिवरायांच्या रूपाबद्दल आज उपलब्ध असणाऱ्या या सगळ्या नोंदीवरून आपण एक साधारण निष्कर्ष काढू शकतो शिवरायांची उंची साधारणतः पाच फूट चार इंच ते पाच फूट सहा इंच इतकी होती शिवरायांचं शरीर अतिशय प्रमाणबद्ध आणि बांधा सडपातळ होता त्यांचं वजन साधारणतः साठ ते पासष्ट किलोच्या आसपास असावं शिवरायांचं नाक लांब सडक आणि गरुडाच्या चोचीसारखं होतं त्यांचे डोळे करारी पाणीदार आणि भेदक होते महाराजांचा वर्ण गोरापान आणि कांती तजेलदार होती राजबिंड्या रुबाबदार चेहऱ्यावर बोलताना कायम स्मिता हास्य असायचं महाराज नेहमी गरजेपुरतच बोलायचे पण फार समर्पक बोलायचे महाराजांची दाढी कोरीव व त्यांच्या चेहऱ्याला शोभणारी होती थोडक्यात सांगायचं झालं मित्रांनो तर आपलं दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचं रूप हे अत्यंत देखणं रुबाबदार आणि उमद होतं मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद